स्वप्न संघर्ष आणि सत्याची उज्ज्वल विजयी कहाणी प्रिय वाचक हो मनापासून तुमचं स्वागत आहे आज मी प्रेमाने तुम्हाला अशी एक हृदयस्पर्शी गोष्ट ऐकवायला घेऊन आलो आहे जी एका साध्या शेतकऱ्याच्या स्वप्नाभोवती त्याच्या संघर्घांभोवती आणि सत्याच्या विजयाभोवती फिरते ही गोष्ट तुम्हाला दाखवते की जेव्हा मनात प्रामाणिक हेतू असतो आणि पायाखालची जमीन सत्याची असते तेव्हा सर्वात कठीण परिस्थिती देखील कोमलपणे बाजूला होते भोलारामचं छोटंसं स्वप्न धर्माचा अन्याय आणि बीरबलाची न्यायबुद्धी हे सर्व तुमच्या मनात साहस प्रेरणा आणि उबदार भावना निर्माण करतील वाचता वाचता तुम्हाला जाणवेल की ही कथा तुम्हाला काहीतरी शिकवते काहीतरी स्पर्शून जाते काहीतरी आयुष्याला नव्या नजरेने पाहायला लावते चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया भोलारामचं छोटंसं स्वप्न गावाच्या शांत वातावरणात हिरव्यागार शेतीच्या मधोमध राहत होता भोलाराम मनाने स्वच्छ मेहनती आणि साधा शेतकरी तो अनेक वर्षांपासून एकच स्वप्न बघत होता माझ्या शेतासाठी स्वतःची विहीर असावी पाण्याचं कायमचं समाधान शेवटी दिवस आला त्याचा शेजारी धर्मा आपली जुनी विहीर विकायला तयार झाला भोलाराम खूप आनंदला त्याने मेहनतीने साठवलेले पैसे दिले आणि विहीर अधिकृतपणे त्याची झाली त्या रात्री भोलाराम झोपताना मनात एकच चित्र होतं विहिरीतलं पाणी आणि नव्या आयुष्याची सुरुवात दुसऱ्या दिवशीचा कटू आघात सकाळी सूर्य उगवतानाच भोलाराम विहिरीकडे धावला पाणी काढायला बादली टाकणार इतक्यात धर्म आला चेहऱ्यावर वक्र हसू आवाजात कठोरपणा धर्मा ए थांब जरा विहीर तुझी झाली तरी पाणी अजून माझंच आहे वापरायचं असेल तर मला पैसे द्यावे लागतील भोलारामच्या चेहऱ्याचा रंग उडाला भोलाराम धर्मा असं कसं विहीर माझी असेल तर पाणीही माझंच ना पण धर्माला काही फरकच पडला नाही तो एक कटाक्ष टाकून निघून गेला त्या क्षणी भोलारामच्या मनात इतकी वेदना झाली की त्याला वाटलं मी काय चुकीचं केलं सत्य असूनही मला असं का वागवलं जातंय न्यायाच्या शोधात अकबराच्या दरबारात भोलारामने ठरवलं मी सरळ बादशहा अकबराकडे जाईन दिल्लीपर्यंतचा प्रवास कठीण होता त्याने रात्रभर चालत भूकथकवा सहन करत फक्त एकच आशा धरली न्याय दरबारात पोहोचल्यावर त्याला अकबर आणि बिरबलासमोर नेलं गेले भोलारामने थरथरत्या आवाजात सगळा प्रसंग सांगितला धर्माही तेथे होता नेहमीसारखा हट्टी गर्विष्ठ बिरबल शांतपणे दोघांकडे पाहत होता त्याच्या डोळ्यांत बुद्धीचा प्रकाश जळत होता बिरबलाची बुद्धी आणि धर्माचा हट्ट बिरबल धर्मा तू म्हणतोस की विहीर विकली पण पाणी नाही बरोबर धर्मा गर्वाने हो पाणी तर माझंच पाण्यासाठी भाडं घ्यायचंच दरबारात कुजबूज सुरू झाली भोलारामचं मन पुन्हा तुटायला लागलं पण बिरबल किंचितही घाबरला नाही तो शांतपणे म्हणाला धर्मा तू पाणी स्वतःच म्हणतोस पण ज्यात ते पाणी आहे ती विहीर भोलारामची आहे म्हणून आजपासून तू भोलारामच्या विहिरीत तुझं पाणी ठेवू शकत नाहीस धर्माच्या चेहऱ्यावर घाम फुटला बिरबल पुढे म्हणाला जर पाणी तुझं आहे तर ते विहिरीत ठेवण्यासाठी तुलाच भाडं द्यावं लागेल दरबारात पिन पडल्यासारखी शांतता धर्माच्या डोळ्यांत भीती आली त्याने अडखळत विचारलं पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत बिरबल हलक्या हसत म्हणाला मग एकच पर्याय उरतो स्पष्ट सांग की विहीरही भोलारामची आणि पाणीही भोलारामचं धर्माचे हात थरथरले त्याचा अहंकार तुटला तो थकून खाली बसला आणि म्हणाला धर्माचा शरणागतीचा क्षण धर्मा हात जोडून मला माझी चूक कळली इथून पुढे विहीरही भोलारामची आणि त्या विहिरीतलं पाणीही भोलारामचंच मी त्यावर कोणताही हक्क सांगणार नाही भोलारामच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले संपूर्ण दरबार टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमला अकबर म्हणाला सत्याचा मार्ग कठीण असतो पण शेवटी तोच जिंकतो भोलारामचं मन त्या दिवशी खरंच हलकं झालं अंतिम संदेश मनाला भिडणारा मॉरल धोका देणारा कितीही चतुर असला तरी सत्य आणि न्यायापुढे तो टिकत नाही दुसऱ्यांना त्रास देणारा शेवटी स्वतःच हरतो आणि ज्याचं मन स्वच्छ असतं न्याय सदैव त्याच्यासोबत असतो ही कथा हृदयाला शिकवते सत्यावर विश्वास ठेवा मेहनत आणि प्रामाणिकपणा कधीही वाया जात नाही इतरांना फसवण्याचा प्रयत्न करणारा माणूस शेवटी स्वतःच थकून हारतो एफ शेतकरी आणि विहीर कथा प्रश्न एक ही कथा कोणाबद्दल आहे ही कथा एका साध्या शेतकरी भोलाराम आणि त्याच्या शेजारी धर्मा यांच्यातील वादावर आधारित आहे प्रश्न दोन भोलारामला कोणती अडचण आली विहीर विकत घेतल्यानंतर धर्माने त्याला सांगितले की विहीर तुझी पण पाणी माझं त्यामुळे भोलारामला पाणी वापरू देत नव्हता प्रश्न तीन भोलारामने या समस्येचे समाधान कसे शोधले भोलाराम अकबराच्या दरबारात गेला आणि तेथे बीरबलांनी त्याला न्याय मिळवून दिला प्रश्न चार बीरबलांनी धर्माला काय उत्तर दिलं बीरबल म्हणाले की विहीर भोलारामची असेल तर त्या विहिरीतलं तुझं पाणी ठेवण्यासाठी तुलाच भाडं द्यावं लागेल यामुळे धर्मा पूर्णपणे हरला प्रश्न पाच या कथेचा मुख्य संदेश काय आहे चुकीने वागणारा माणूस शेवटी स्वतःच हरतो सत्य प्रामाणिकपणा आणि न्याय नेहमीच जिंकतात